ادا دو کون سردارا شم قربان قربانستانا بل پیرات لن کے ند پسلتا پسلتانا د دو کون سردارا شم قربان قربانستانا بل پیراتن کې نه دی پس لتا پس لتا نا بل پیرات کې نه دی پس لتا پس لتا نا نبوت ختم شوه پتا باندې نبوت ختم شوه پتا باندې او شریعت دی وزها وزها مہی تبانا شریعت دی وزها سردارا شم قربان قربان ستانا پیرا جن کے دے پسلا تا پسلا تانا بلنا جن کے دے پسلا تا پسلا تانا اصحابان ستوري د اسمان دي د اسمان دي شاه جهان رڼا ستوري د اسمان دي د اسمان دي شاه جهان اې د دوک सर सारा राश कुरबान कुरबांद पल्ल पीराख न दे फसला फसल पल्ल पीराय च्रँक न दे बसला फसल स उमत गे उमतून की मालूती उम्मत دے دے پس पल खे न نو फस न सा न सियारात مولا بلا فدا کارو فدا کارو با ایمانا یولا بلا فدا کارو فدا کارو با ایمانا سردارا شم قربان قربان ستانا بل پیرات رکھنا دے پس لسانا پا پس لتانا بل پیرات رکنا دے پس لتانا پس لتانا د فراق پور دی وسو زی ساتي کیږي د فراق پور دی وسو زی ساتي کیږي او د صدق برشاو کی درومي اوخ کی درومي لچشمانا د صدق برشاو کی درومي اوخ کی درومي لچشمانا د دو کون सरतारा श्म कुर्बान गुर्बास दाना बनना फिरात रांके नह दे पसला ताना फसला न बनना फिरात रांके दे पसला ताना फसला ताना